एकेकाळी दाट हिरव्यागार जंगलात एक बलवान सिंह राहत होता तो जंगलाचा राजा होता त्याचा मोठा आवाज आणि गर्जना ऐकला की दूरवरचे प्राणी घाबरून पळून जात सिंहाचा मोठा सोन्यासारखा अयाळ धारदार दात आणि घोर ताकद ही सगळ्या जंगलातील प्राण्यांसाठी भीतीची गोष्ट होती त्या जंगलात एका झाडाखाली एक छोटासा उंदीर राहत होता तो लहान चपळ आणि खूप हुशार होता तो दिवसभर धावत खेळत राहायचा आणि धान्य गोळा करायचा सिंह आणि उंदर दोघेही जंगलात राहायचे पण त्यांचा संसार एकदम वेगळा होता सिंह बलवान होता तर उंदीर लहान आणि दुर्बल सिंहाची दुपारची झोप एका उन्हाळ्याच्या दुपारी सिंह भरपूर जेवून झाडाखाली पडला त्याची झोप गाढ होती पक्ष्यांचा किलबिलाट झाडांवरील सावल्या आणि मंद वारा सगळे वातावरण शांत आणि आनंददायी होते सिंह गाढ झोपेत होता आणि त्याचा राजा म्हणून अधिकार जंगलभर जाणवत होता उंदराचा छोटासा हात तरीही धैर्यशील होता तो आपली छोट्या मुलांसाठीची मजेदार गोष्ट सुरू करत झाडांभोवती धावत होता खेळत खेळत तो सिंहाच्या पायावर चढला मग त्याच्या सोन्यासारख्या अयाळावर गेला आणि शेवटी सिंहाच्या डोक्यावर पोहोचला उंदराला वाटलं की सिंहाचं शरीर जणू त्याचं खेळण्याचं मैदान आहे सिंह जागा होतो अचानक सिंह जागा झाला त्याने आपल्या प्रचंड पंजात उंदराला पकडले उंदर थरथर कापू लागला सिंह रागाने गरजला अरे छोट्या माझी झोप का मोडलीस तुला माहीत नाही का मी जंगलाचा राजा आहे मी तुला एका क्षणात संपवू शकतो उंदर हात जोडून म्हणाला महाराज मला माफ करा मी फक्त खेळत होतो पुढे कधीही तुम्हाला त्रास देणार नाही कृपा करून मला सोडवा मी कधीतरी तुमचा उपकार फेडीन सिंह मोठ्याने हसला एवढा छोटासा जीव मी तुला सोडतो पण लक्षात ठेव हे मी उपकार म्हणून करतो नाही की तू काही कामी येशील उंदर लवकरच आपल्या भोकात पळून गेला त्याची सिंह आणि उंदीर गोष्ट त्या जंगलातल्या सगळ्यांमध्ये प्रसिद्ध झाली जंगलात शिकाऱ्यांचा धोका काही दिवसांनी जंगलात शिकारी आले त्यांनी मोठे जाळे लावले आणि त्या जाळ्यात सिंह अडकला सिंहाने कितीही प्रयत्न केले पंजाने धक्के दिले दातांनी चावले पण जाळे घट्ट होते सिंह गरजत होता पण कोणीही जवळ येत नव्हतं सिंहाचा राजा म्हणून गर्जना ऐकून जंगलातील प्राणी घाबरत राहिले पण त्याच वेळेस तो लहानसा उंदीर दूरवरून सिंहाचा आवाज ऐकतो त्याला आठवले की सिंहाने त्याला कधी जीवदान दिले होते उंदर म्हणाला सी महाराज काळजी करू नका मी आलोय तुम्हाला सोडवायला लहान पण धैर्यशील जीव मोठं काम करू शकतो उंदराचा पराक्रम उंदराने आपल्या धारदार दातांनी जाळ्याच्या दोऱ्यांवर काम सुरू केले हळूहळू दोऱ्या सैल होऊ लागल्या सिंह आशेने पाहत होता काही तासात उंदराने सगळ्या दोऱ्या चावून तोडल्या आणि सिंह मोकळा झाला सिंह आनंदाने ओरडला मित्रा उंदीर आज तू माझं प्राण वाचवलंस मी चुकलो होतो की फक्त बलवानच उपयुक्त ठरतात आज सिद्ध झालं की कोणताही जीव लहान नसतो प्रत्येक प्राणी महत्वाचा आहे मैत्रीची सुरुवात त्या दिवसापासून सिंह आणि उंदर चांगले मित्र झाले सिंहाने कधीही छोट्या प्राण्यांचा तुच्छ विचार न करण्याची शपथ घेतली उंदराने मात्र नेहमी सिंहाला मदत करण्याचं आश्वासन दिले जंगलातील इतर प्राणी देखील या घटनेतून शिकले दयाळूपणा कधीही वाया जात नाही लहान प्राणीही मोठं काम करू शकतो मनोरंजक घटनासिंग आता उंदराला सहलावर सोबत नेऊ लागला एकदा ते दोघे जंगलाच्या नदीजवळ गेले सिंहाला पाण्यात बुडायला येणाऱ्या मासा पकडायच्या प्रयत्नात उंदराने त्याला चेतावणी दिली महाराज सावध नदीची खोली जास्त आहे सिंह हसला पण उंदराची सुजबूज पाहून तो पुढे सावध राहिला दुसऱ्या दिवशी सिंह जंगलात धडपड करताना अडकलेल्या गवताच्या दोऱ्यांमध्ये अडकला उंदर लगेच धावत आला आणि त्या दोऱ्यांना कापून त्याला मुक्त केले सिंह आश्चर्यचकित झाला की किती लहान जीव इतकी सुजबूज दाखवू शकतो या सिंह आणि उंदीर गोष्ट मुलांसाठी अशी झाली की वाचताना प्राणी जंगल आणि संवाद यामुळे मजा येते मुलांना पुन्हा पुन्हा वाचण्यास मन होते आणि नैतिक संदेशही सहज लक्षात राहतो गोष्टीचा बोध प्रत्येक प्राणी महत्वाचा असतो मोठं लहान यावर अवलंबून नाही दयाळूपणा मदत करण्याची वृत्ती कधीही वाया जात नाही जे कराल ते परत आपल्याकडे नक्की येतं सिंह आणि उंदीर गोष्ट आपल्याला शिकवते की करुणा आणि दया नेहमीच परत मिळते लहान जीवसुद्धा मोठी मदत करू शकतो